रामकृष्ण गोविंद कर्म समर्पण करायचे बर का पण गंमत कशी असते बघा हा प्रॅक्टिकल विचार आहे प्रॅक्टिकल विचार किती जणांच्या बाबतीत आपण त्याप्रमाणे वागतो हा प्रत्येकाने थोडा विचार करावा भगवान काय म्हणतात भगवान म्हणतात सरेंडरिंग टू मी ऍक्ट मी काय करतो I act first and then surrender भगवान म्हणतात कर्म करण्यापूर्वी समर्पण भाव ठेव मी काय करतो कर्म करतो आणि मग समर्पण करतो भगवान म्हणतात कर्म केलंयस ना तू तू केलंस ना मग भोग मी जर आधी सरेंडर झालो भगवंता मी तुम्हाला शरण येतो आहे आणि आता कर्म करत आहे तर मग त्या कर्माची जबाबदारी भगवंतांची उदाहरण उदाहरण मला प्रत्यक्ष आलेला अनुभव सांगतो कुठ मुंबई मुंबईला माहीम आताची परिस्थिती मला माहीत नाही मी जवळजवळ वीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो माहीमला माहीम कॉजवे आहे तिथे एक चर्च आहे त्या माहीम कॉजवे पासून खाली बांद्रा पार्ल्याकडे जो राहायला रस्ता जातो तिथं एक सिग्नल आहे आणि फोर्ट वरून येताना तो माहीम कॉजवेचा सिग्नल चर्चच्या समोरचा क्रॉस करून पुढे जायचो आता मी सिग्नल लाल असताना तोडला आणि पुढे गेलो आणि पुढं एक पोलीस उभा होता त्याने हात केला मला अडवलं आता मी त्या पोलिसाला शरण गेलो चुकलं माझं चुकलं तो म्हणाला दोनशे रुपये काढा मी म्हटलं अहो खरंच मला पिवळा आहे असं दिसलं तेवढ्या वेळात मी जाईन असं मला वाटलं म्हणून मी गेलो माझं चुकलं तो परत म्हणाला दोनशे रुपये काढा मी म्हटलं मी परत असं नाही करणार तो म्हणाला दोनशे रुपये काढा याचा अर्थ तो काहीही ऐकायला तयार होईना का का मी कर्म केलं आणि मग शरण गेलो त्यामुळं तो म्हणाला कर्म केलंयस ना यू मस्ट फेस इट तुला त्याला सामोरं जायलाच लागेल त्याप्रमाणे मी आधी कर्म करतो I act first and then surrender आता दुसरं उदाहरण सांगलीमध्ये राजवाडा चौकात सिग्नल आहे त्या सिग्नलला मी उभा होतो चारी बाजूने कुठूनही गाडी येत नव्हती माझ्या डाव्या बाजूला पोलीस होता मी म्हटलं कुठूनही काही गाडी येत नाही मी जाऊ का मला जरा तातडी आहे तो म्हणाला साहेब जावा मी आहे ना काही काळजी करू नका आणि पुढच्या सिग्नलला जर कोणी तुम्हाला विचारलं काही तर माझं नाव सांगा माझं नाव पाटील मी तुम्हाला परवानगी दिली असं सांगा काय झालं I surrendered first and then acted भगवान म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे कारण तू मला शरण येऊन कर्म करत आहेस त्यामुळं तुझ्या कर्माची सगळी जबाबदारी माझी त्यात सुद्धा पुढे गंमत आहे हा काय माहितीये काय म्हणून मी अध्यात्म चेतसा जे म्हटलेलं आहे सुरुवातीला तिसरा अध्याय तिसावा श्लोक गीतेचा चित्तान आता गम्मत बघा एक एक गुजराती व्यापारी होता खूप श्रीमंत होता त्याची काय जी ऑफिसची बॅग होती ती दररोज संध्याकाळी तो आल्यानंतर हात पाय धुवायचा आणि प्रथम देवाजवळ जाऊन ती बॅग तिथे ठेवायचा शरणागती आणि दुसऱ्या दिवशी जाताना ती बॅग तिथून उचलून भगवंतांना नमस्कार करून तो घेऊन जायचा दिवसभरात जे काय व्यवहार जे काय व्यवहार केले ते सगळे त्या वही त्या पिशव्या पिशवीमध्ये घालून काय चांबड्याची लेदरची बॅग होती त्याच्यात घालून आणि व्यवहाराचे मिळालेले पैसे घेऊन तो घरी यायचा परत त्यांनी संगमरवरी देवारा केला होता सोन्याचा शिखर केलं होतं देवाची मूर्ती ठेवायला सोन्याची मूर्ती होती भरपूर श्रीमंत होता आल्यानंतर बॅग भगवंतांच्या पायाशी समर्पण आता त्या बॅग मध्ये काय होत तर दोन नंबरचा पैसा दोन नंबरच्या चिठ्ठ्या दोन नंबरचे हिशोब सगळं त्या वहीत होतं एकदा काय झालं एकदा त्याची ती देव देवाऱ्यात ठेवलेली बॅग चोरीला गेली चोरीला गेली तर सगळे हिशोब गेले तो काय म्हणाला पहिला विचार माझे एक नंबरचे व्यवहाराचे पैसे गेल्याचं मला दुःख वाटत नाही परंतु दोन नंबरच्या व्यवहाराच्या सगळ्या चिठ्ठ्या चपाट्या गेल्या याला आता माझं फार मोठं नुकसान झालं आणि आणि मी काय केलं तर मी संगमरवरी मंदिर उभं केलं त्यात चांदीचा देवहारा केला सोन्याचा देव ठेवला मी गेले वीस वर्ष दररोज नियमाने माझी बॅग इथं आणून ठेवतो देवाला माझ्याकरता एवढं करता आलं नाही त्याचा देवावरचा विश्वासच उडाला आता मला सांगा मी जरी कर्म अर्पण केलं तरी भगवंतानी माझा सिक्युरिटी गार्ड व्हावं का नोकर व्हावं का अशी मी अपेक्षा करावी का भगवंत करतात सगळं करतात भगवंताने अर्जुनाचा रथ हाकला आणि अर्जुनाने तरी काय त्याला प्रेमाने आणि विनम्रतेने सांगितलं तर काय युद्धाच्या मध्ये माझा रथ उभा कर असं सांगितलं पण तरी सुद्धा भगवंतानी उभा केला भगवंत करतात परंतु मी कर्म जर केलं समाचर उत्तम प्रकारे जर कर्म केलं धर्माला धरून जर कर्म केलं आणि तिसरी गोष्ट कर्म करण्यापूर्वी जर शरण भाव समर्पण भाव ठेवला तर त्या कर्माची सगळी जबाबदारी भगवंतांच्या वर जाते मला काहीही भोगावं लागत नाही असं जरी म्हटलं तरी कर्मफळ मला मिळतच परंतु भोगावं लागत नाही याचा अर्थ मी सुख दुःखाच्या जाळ्यात अडकत नाही मला चांगलं कर्म सुखदायक वाटत नाही वाईट कर्माचं वाईट फळ दुःखदायक होत नाही एकतर मी वाईट कर्म करतच नाही परंतु अजाणतेपणानं जरी झालं तरी भगवंत म्हणतात तुला याचं सुख दुःख भोगावं लागणार नाही सुख दुःखे समय कृत्वा लाभालाभौ जया जयो अशी मी तुझी वृत्ती करून देईन मग तुला काय प्रॉब्लेम आहे पण केव्हा केव्हा एकतर मी चित्तानी माझं कर्म भगवंतांना अर्पण करून <coughs> भगवंत म्हणतात तुझी थुंकलेली चूळ मी घेऊन काय करू घाणेरडं तुझं कर्म सगळं काय करायचंय मला घेऊन मला तू चित्तानं काय करतोस तुझ्या मनात घडून गेलेल्या गोष्टीबद्दल कामना आहे का घडणाऱ्या घटनाबद्दल ममता आहे का आत्ताच्या बद्दल उद्विग्नता आहे का का मन स्वच्छ आहे भूतकाळ नाही भविष्यकाळ नाही वर्तमान काळ नाही बस मला भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कर्म करायचं आहे एका एवढ्या चित्ताच्या भावनेने मी जर कर्म केलं मला आईने सांगितलेलं आहे दळण दळून आण मला बाकी काही माहीत नाही बस तस भगवंताने माझ्यावरती ही जबाबदारी सोपवली आहे संसाराची गृहस्थ धर्माची मी कर्म करणार माग काल काय घडलं अहो काय सांगू तुम्हाला तो कोण नॉर्थ कोरियाचा कोण जो काही माणूस आहे ना तो सगळ्या जगावरती बॉम्ब टाकून उद्ध्वस्त करणार आहे काय करू मी कॉलेजला जाऊन असं म्हणून चालेल का सांगा नाही मला कॉलेजला गेलं पाहिजे काल काय घडलं त्याचा विचार न करता उद्या काय घडणार आहे त्याचा विचार न करता त्याचा परिणाम स्वरूप आत्ता काय घडते माझ्या टेबलावरती पन्नास फायली असतात ऑफिसमध्ये आता या एवढ्या सगळ्या फायलींचा निचरा मी केव्हा करू असं म्हणून अजिबातच काहीही न करता ओके पन्नास आहे मी सुरुवात करतो प्रसन्नतेने एक संपली दुसरी संपली केव्हा तरी पन्नास संपतील तोपर्यंत नवीन येतील परंतु मी माझं काम मनपूर्व समाधानपूर्व चालू ठेवू शकत नाही का मी केलं पण माझ्या वरिष्ठांना समाधान मिळतच नाही कारण मागच्या वेळेला असं झाले म्हणजे भूतकाळ आज ओढवून आणायचा भविष्यकाळ आज ओढवून आणायचा उद्विग्न व्हायचं हे चित्ताने सोडून दे मनातले चित्तातले हे विचार सोडून दे पूर्णपणे स्वच्छ शुद्ध प्रसन्नपणानं अर्पण भावनेने कर्म कर बस पुढचं मी बघून घेतो त्यामुळं अर्पण भाव म्हणजे समर्पण भाव म्हणजे सरेंडरिंग म्हणजे निराशीर निर्ममो भूतवा युद्धस्व विगत ज्वर युद्ध कर विगत हा म्हणजे उद्विग्नता सोडून अर्जुन काय म्हणाला काय होईल हे असं होईल इतके लोक मरतील कुलवंश थांबेल कुल परंपरा थांबेल भविष्याबद्दलची ममता इतके सगळे लोक मारले जातील यांचं असं होईल त्यांचं तसं होईल म्हणून आज उद्विग्नता धर्म या आचरणाला परवानगी देत नाही स्वधर्माप्रमाणे आता मारायचं ह्या स्वधर्म अर्जुनाचा होता अधर्माला मारायचं अर्जुन वैयक्तिकरित्या कुणावरती वचपा काढून त्याला मारायचं काम करत नव्हता अर्जुन अधर्माला मारत होता तो त्याचा स्वधर्म होता त्याच्यामध्ये त्यांनी निराशीर निर्ममो भूत्वा विगत ज्वर हे कामना ममता उद्विग्नता आणली ते कर्म भगवंतांना प्रसंत नव्हतं भगवंत म्हणते याचा त्याग कर आणि कर्म कर तस मी दैनंदिन जीवनात बस मी वर्तमानात आहे प्रसन्न आहे भगवंतांचं अस्तित्व आहे त्यांना पसंत पडेल का असं मी कर्म करणार समाचर म्हणजे उत्तम प्रकारे करणार टाकून द्यायचं ओढून काढायचं कर्म कस तरी पाट्या टाकायच्या असं न करता to the best of my ability to the best of your किंवा अदर्स ॲबिलिटी नाही माझी कार्यक्षमता सर्वस्वीपणाला लावून मी उत्तम प्रकारे भगवंतांच्या स्मरणात मी कर्म करणार संपूर्ण भागवत सांगून झाल्यानंतर बाराव्या अकराव्या स्कंधातल्या एकोणतीसाव्या अध्यायात अर्जुन उद्धव विचारतो भगवंता इतकं सगळं तुम्ही मला सांगितलं परंतु माझ मन काही एकाग्र अजून होण्यास पात्र नाहीये त्यामुळं तुम्ही मला परत एकदा सगळ्याच सार सांगा काय वाटेल हो अठरा हजार श्लोक सांगून झाल्यानंतर परत अजून हा विचारतो की मला सारांशाने सांगा आता काय सांगावं भगवंतानी मनुष्याने आपली सगळी कर्मे माझ्यासाठीच करावीत आणि ती करते वेळी माझे स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढवावा त्यामुळे त्याचे मन आणि चित्त मला समर्पित होऊन जाईल आणि त्याचे मन व आत्मा माझ्यात धर्मामध्ये रममान होईल भागवत स्कंद अकरावा अध्याय एकोणतीसावा श्लोक नववा अकरा एकोणतीस नऊ कुर्यात सर्वाणी कर्माणी मदर्थम शनकै स्मरण मय्यर्पित मनश्चित्तो मध्यर्मात्म मनोरथी आपण वेळ येईल त्यावेळेला या श्लोकावरती विस्तृत विवेचन करू पण भगवान म्हणतात माझ स्मरण करत करत प्रत्येक कर्म करण्याची हळूहळू सवय लाव आधी मला शरण ये मग कर्म कर आणि कर्म करते वेळी भूतकाळात घडून घेतलेल्या गोष्टींची कामना त्याग तू भविष्यकाळात घडणाऱ्या गोष्टींच्या बद्दलची ममता त्याग वर्तमानाबद्दलची उद्विग्नता त्याग आणि कर्म कर म्हणजे ते मला आपोआप समर्पण होईल नारायण हरी गोपाल कृष्ण भगवान की जय